नमस्कार मी अनुराधा शेटे एव्ही टॉक्सवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते खूप जणांच्या प्रतिक्रिया आल्यात पुढील भागाची उत्सुकता आहे म्हणून चला तर मग लगेचच सुरुवात करूया एक लग्न असेही भाग सातवा मागील भागात त्यांच्या लग्नाची तारीख फिक्स झाली पाहूया आता पुढे काय होते जेवण झाल्यानंतर ते त्यांच्या नवीन फ्लॅटवर आले जो त्याने आमोनोरा सिटीमध्ये घेतला होता तो two B H K furnish flat होता ते सगळेच फिरून पाहत होते तशी चॉईस चांगली आहे या समीरची फ्लॅट मात्र एक नंबर घेतला आहे आवडला मला शर्वरी मनाशी म्हणत होती काय शर्वरी कशी वाटली आमच्या समीरची चॉईस रोहन विचारतो एकदम बढिया शर्वरी हसून म्हणाली एकदम बढिया रिअली ही तेच म्हणाली का जे मी ऐकलं समीर मनाशी म्हणत होता श्रिया म्हणते अरे म्हणजे काय नादच नाही करायचा भाऊजींचा त्यांची प्रत्येक चॉईसच हटके असते आता शर्वरी तुला चॉईस केलंय म्हणजे बघ ना अरे हो एक्झॅक्टली रोहन म्हणतो बरं ऐक ना रोहन थोड्या वेळासाठी मी म्हणजे शर्वरी आणि तू म्हणजे समीर भाऊजी तर ते कसे गाणं म्हणतील हा फ्लॅट पाहून असं म्हणत श्रिया सुरू करते कैसी प्यारी है ये है छोटी सी रसोई हम दोनों है बस दूजा नहीं कोई इस कमरे में होगी मीठी बातें उस कमरे में गुजरेंगी रातें ये तो बोलो होगी कहाँ पे लड़ाई मैंने वो जगह ही नहीं बनाई प्यार यहाँ है तू कहा है मैं आई आई आई आई आजा ते दोघेही मोठ्याने हसू लागतात आणि नाही म्हटले तरी शर्वरी आणि समीरच्या चेहऱ्यावर पण हसू येते तिचं गालात हसणं समीरने पकडताच ती एक्सप्रेशन बदलते पुन्हा नर्वसनेसमध्ये केस मागे घेत बेडरूममध्ये असलेल्या खिडकीतून बाहेर पाहू लागते एवढ्यात रोहन त्याला त्याच्या रूममध्ये ढकलतो आणि डोअर लावून घेतो आता अर्धा तास तरी डोअर उघडणार नाही कळलं का समीर रोहन म्हणतो आणि शर्वरी पाठीमागे वळून पाहते तर समीर डोळे मिटून उभा होता आणि त्याच्या लक्षात येण्याअगोदरच ती पटकन पुन्हा वळून खिडकीतून बाहेर पाहू लागली मगाशी ते दोघं गाणं म्हणत होते तेव्हा तर ही हसत होती मी पाहिलं की लगेचच चेहऱ्यावरचे भाव बदलले तिला पण मनातून नक्की काहीतरी वाटत असणारच पण दाखवत नसेल तसं आणि दाखवेल तरी का पण मला कळतंय तुझ्या मनातलं हळूहळू का होईना मी तरी का सोडू हा क्षण तो हळूच तिच्या जवळ जाऊन तिला चिटकून उभा राहिला तशी ती दूर जायला लागली आणि त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले काय करतोयस तू समीर तिला शांत राहायचा आणि ते दोघे बाहेर असल्याचा इशारा करून तिला मिठीत घेतले तो अचानक असं काही करेल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं ते दोघे बाहेर होते त्यामुळे तिला त्याला काही बोलताही येत नव्हतं आणि नकळत त्याच्या मिठीत तीही विरघळू लागलेली पण लगेचच भानावर येत तिने त्याला दूर ढकलले लिमिटमध्ये राहा हा समीर ती जरा मोठ्यानेच म्हणाली तसं त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला अगं हळू त्याने हळू आवाजात म्हणतच तिला पाठीमागे नेले ती एका क्षणाला पाठीमागे भिंतीला टेकली तो तिच्या खूप जवळून डोळ्यात पाहत होता तिचे बोलके डोळे त्याला काहीतरी सांगू पाहत होते आणि तो ते जाणून घेता घेताच तिच्या तोंडावर ठेवलेल्या हातावर त्याने ओठ टेकवले तसा तिने त्याचा हात झटकला आणि खिडकीजवळ जाऊन पुन्हा बाहेर पाहत बसली तो बेडवर जाऊन तिला पाठ करून बसला त्यानंतर मात्र जी शांतता पसरली होती की बस कधी एकदा त्या रूममधून बाहेर पडतो असं झालेलं पण बाहेर जायची हिंमत दोघांच्या मध्ये नव्हती अरे घरी जायचं आहे का नाही तुम्हा दोघांना समीर शर्वरी बाहेर येताय का का आम्ही दोघे आत येऊ रोहन विचारतो एक काम करा दोघेही थांबा आम्ही निघतो नाही तर श्रिया आणि रोहन दोघं पण हसत होते एवढ्यात समीर डोअर ओपन करून बाहेर गेला आणि पाठोपाठ शर्वरी अरे आम्हाला तर वाटलं आता तुम्ही दोघं राहताय वाटतं इथेच रोहन म्हणाला बरं चल ना ब्रो लेट होतोय समीर एकदम फ्लॅट बाहेर येऊन थांबतो सगळेच बाहेर येतात तसा तो फ्लॅट लॉक करत होता आणि रोहन त्याच्यासोबत थांबलेला शर्वरी आणि श्रिया आधीच कारजवळ येऊन थांबल्या होत्या कारमध्ये बसताना रोहन पुन्हा एकदा कार ड्रायव्हिंग करणार होता आले तसेच जातानाही बसणार होते समीर खिडकीतून बाहेर पाहत होता मगाशी दोघांच्यात घडलेलं आपोआप आठवत होतं खरं तर ती सुद्धा हरवलेली काहीतरी बोलत होते तिचे डोळे मला एवढंच कळतंय की तिलाही मी आवडतोय पण मग अशी का वागतीये कोणती गोष्ट अशी त्रास देते तिला शीट काहीच कळेना नकळतच समीरने हात काचेवर मारला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण कारमध्ये आहोत रोहन विचारतो समीर आर यू ओके काय झालं रे समीर सांगतो काही नाही रे ऑफिसमधलं काम आठवलं आज संडे आपण कुठे आहोत आणि तुला ऑफिसमधले काम आठवते कमाल आहे हा तुझी रोहन हसतो आणि शर्वरीला देखील हे ऐकून हसूच आलं आणि ती एकदम काचेतून बाहेर पाहू लागली समीरच्या हे लक्षात आलं हेच मला शोधायचं आहे नक्कीच काहीतरी चुकतंय आणि ते मी शोधणारच ते तिच्या अपार्टमेंट खाली होते चला बाय श्रेयादी bye bro bye Sameer bye Rohan Shriya आणि समीर एकदमच बोलले ती घरी आली तर आई बाबा बोलत बसलेले तिला पाहताच प्रश्न केला काय मग कुठे गेला होता काय केले ते मूवीला आणि त्यानंतर समीरचा फ्लॅट पाहायला गेलो होतो बरं मी पडते आय एम सो टायर्ड ती शांतपणे बेडरूममध्ये येऊन फ्रेश व्हायला गेली आई बाबांना मात्र पहिल्यांदाही अशी चिडली नाही शांत आहे याचं आश्चर्य वाटत होतं चला काहीतरी चांगलं होईल असं वाटते बाबा म्हणतात हो ना ही चक्क चिडली नाही लग्नाची पुढच्याच महिन्याची डेट पकडली ते तिला श्रेयाकडून तर कळलं असणार आई म्हणाली हो चला मी तर आज खूप खुश आहे सगळं मनासारखं घडतंय बाबा म्हणतात ती बेडवर पडलेली घडलेलं सारखं डोळ्यांसमोर येत होतं मी प्रत्येक गोष्ट ताणतीये का त्याचं वागणं तर नॉर्मल आहे त्याच्या जागी कोणी असंच वागेल पण मला मात्र हे वागायला एक गोष्ट भाग पाडते तो म्हणजे भूतकाळ पण किती दिवस मी अशी वागणार आहे मला नाही वाटत मी जास्त काळ असं वागू शकेल कारण मी नाही म्हटलं तरी नकळतच त्याच्यात गुंतत चालली आहे जर का मी अशीच वागत राहिले तर त्याला हे कळायला वेळ नाही लागणार त्याच्याकडे पाहून तर असं वाटतही नाही की तो बदला घ्यायचा म्हणून सगळं करतोय बहुतेक तो पण प्रेम करतोय का काळजी घेतोय माझी हेच तर हवं होतं मला कधीतरी त्याचं नोटीस करणं आणि आज तर चक्क तो तिला घडलेल्या त्या गोष्टी आठवून चेहऱ्यावर नकळत एक स्माईल येत होतं समीरने शर्वरीला आज सकाळीच आठवणीने गुड मॉर्निंगचा मेसेज केला आणि विशेष म्हणजे तिनेही त्याला रिप्लाय दिला चला आजचा दिवस चांगला जाणार दोघांनाही सेम फिलिंग आले शर्वरीला आज सकाळच्या मीटिंगमध्ये कळलं होतं की पुढच्या आठवड्यात एक सेमिनार अटेंड करायला तिला लोणावळ्याला जावं लागणार होतं चला तेवढाच एक चेंज कित्येक दिवसांनी ती अशी मनातून खूप खुश होती त्या आठवड्यात आठवणीने तो स्वतःच तिला good morning good night message करू लागलेला आणि तीही रिप्लाय देऊ लागलेली कुठेतरी दोघांच्यातही पुन्हा नव्याने सुरुवात झाल्यासारखे वाटत होते तीही खुश होती आज तिला लोणावळ्याला जायचं होतं तर ती सकाळीच कॅब बुक करून निघाली दोन अडीच तासात ती तिथे पोहोचलीही ते एक मोठं हॉटेल होतं सेमिनार तिथल्याच एका मोठ्या हॉलमध्ये होता तिला दिलेल्या रूममध्ये फ्रेश होऊन तिच्या एका कलिक सोबत ती हॉलकडे जरा घाईतच निघाली होती तिची कलिक प्रीती हळू चालत होती म्हणूनच तिला पाठीमागे वळून सांगत चालली होती अगं लवकर चल नाहीतर पाठीमागे बसावं लागेल ती सांगत होती आणि समोरून येणाऱ्या समीरला धडकली ओ मिस्टर दिसत नाही का तुम्हाला न पाहताच त्यावर बरसली खाली पडलेली डायरी आणि पेन उचलता उचलताच पाहते तर तो समीर ओ सॉरी हा कसा काय इथे तिला जरा आश्चर्यच वाटलं काय म्हणालीस पुन्हा एकदा म्हण तो विचारतो नाही म्हणणार मी एकदाच म्हणत असते समोरच्याने ऐकलं तर बरं आहे नाही ऐकलं तर मला काही फरक नाही पडत असं म्हणत ती निघू लागते पण प्रीती मात्र समीरकडे पाहत तिथेच उभी होती ए शहाणे तुला वेगळं निमंत्रण द्यायचं का चल की आता शर्वरी म्हणाली हो आले म्हणत प्रीती पण तिथून चटकली आणि पाठीमागे समीरही निघाला आतमध्ये जात स्वतःची सीट पकडून दोघी बसल्या आणि त्यांच्याच मागे समीर बसला जे तिला माहीत नव्हतं सेमिनार चालू व्हायला अजून थोडा वेळ होता कसला हँडसम होता ग तो तू तर कुणालाच सोडत नाही का कुठे गेला असेल आता बिचारा प्रीती म्हणाली मी इकडे आहे तुमच्या मागे समीर हळूच म्हणतो ओ हाय मी प्रीती प्रीती मागे वळून पाहू लागते हाय मी समीर त्याच्या वागण्याचा आता मात्र तिला राग येत होता ओ मॅडम सेमिनार पुढे चालू होणार आहे पाठीमागे नाही शर्वरी जरा चिडलीच पण तिचं काही ती प्रीती ऐकत नव्हती तो काहीतरी बोलत होता आणि ती पाठीमागे पाहून त्याच्याशी बोलत होती ए उठ जा आणि आता ना त्याच्याच जवळ जाऊन बसायचं ओके असे म्हणत तीही उठून त्याच्याजवळ जाऊन बसली काय निर्लज्ज मुलगी आहे ही समीरला तरी अक्कल नको स्वतःचं लग्न ठरलं आहे आणि हे असं वागतोय एवढ्याच समोर सेमिनार पण सुरू झाला तिचं निम्म लक्ष मागेच होतं ती सरळ उठली आणि दुसरीकडे अशा ठिकाणी जाऊन बसली जिथून ते दोघे दिसणारही नाही आणि तसं होताच समीरचं लक्ष लागेना झालं तिला चिडवायला गेलो आणि हे झालं वेगळंच मधला ब्रेक झाला तेव्हा ती त्याला न दिसताच एकटीच लंचला निघून गेली प्रीती मात्र जणू पाठीच पडलेली तिला कटवायचं कसं याच विचारात बाहेर आला तर शर्वरी एका ठिकाणी जेवायला बसलेली त्याला दिसली लॅपटॉपवर काही काम करत होती हाय तो तिच्याजवळ येऊन बसला आणि लगेचच प्रीतीही आली शर्वरीने मात्र दोघांकडे लक्ष दिले नाही आपण इथे का बसलोय दुसरीकडे बसूयात का आणि तिनं रागवली की कोणाचं ऐकत नाही प्रीती सांगते तुला बसायचं तर तू बसू शकतेस समीर तिला हसत म्हणाला शर्वरी ऐक ना माझं अगं एकटीच जेवणार आहेस का तो तिच्या हाताला हात लावत म्हणाला दुरून बोलायचं हा माझ्याशी शर्वरी म्हणाली प्रीती विचारते तुला हिचं नाव कसं माहीत आहे हो कारण मी तिला आधीपासून ओळखतो ती माझी होणारी बायको आहे तिच्याकडे तिरकस पाहत तो म्हणाला काय ओ सॉरी शर्वरी अगं मला माहीत नव्हतं प्रीतीने जीभत चावली वेटर शर्वरीचं जेवण घेऊन येतो तशी ती उठू लागते प्लीज माझं जेवण वेगळ्या टेबलवर लावाल आणि ती गेलीही तिने ठरवलं ना तर ती कुणाचंही ऐकत नाही आता तर माझंही काही खरं दिसत नाही सॉरी समीर प्रीती उठून तिच्याजवळ जाऊन बसली ए शर्वरी सॉरी ना यार तू तरी कुठे काय बोललीस बोल ग काहीतरी मला तरी काय माहिती ग पण ती काही तिच्याशी बोलत नव्हतीच इकडे समीरने जेवण मागवलं पण सगळं लक्ष तिच्याकडे होतं ती काम करत करतच जेवत होती तिला असं पहिल्यांदाच काम करताना तो पाहत होता उठे माती खाल्ली करायला गेलो एक आणि झालं एक मागच्याच आठवड्यात कशी तरी नॉर्मल झालेली ती स्वतःवरच चिडत तो जेवल्यानंतर उठून निघणार तर ती पुन्हा गायब झाली नंतर तिला शोधू म्हणत काही वेळ थोडं काम करत तो बसला ब्रेकनंतर उरलेला सेमिनार अटेंड करून झाल्यावर जाताना तिला सोबतच घेऊन जाता येईल या दृष्टीने तो तिची वाट पाहू लागलेला ती कुठे गायब झालेली देव जाणे कार स्टार्ट करणार तर ती बुक केलेल्या कॅबमध्ये बसताना दिसली पण बाहेर येईपर्यंत ती कार निघाली होती पटकन कार स्टार्ट करत तिचा पाठलाग करू लागला आणि तिला एका ठिकाणी ओव्हरटेक करून कार पुढेच थांबवली कारमधून उतरून तिच्या कॅबजवळ जाऊन म्हणतो शर्वरी खाली उतर अहो तुम्ही कार का थांबवली चला बरं लवकर उशीर होतोय ती ड्रायव्हरला म्हणाली एक मिनिट तुम्ही कार सुरू नाही करणार समीर सांगतो अरे मी कोणाचं ऐकू तो ड्रायव्हर विचारतो समीर म्हणतो माझं ऐक नाही माझं ऐकायचं आहे तू नाहीतर पैसे भेटणार नाही का शर्वरी सांगते ओ मॅडम तुम्ही उतरा टाइमपास करायला मला वेळ नाही तुमची भांडणं तुम्ही मिटवा ना माझा का टाइम वेस्ट करताय ड्रायव्हर म्हणाला ए तूच जास्त कामदार लागून गेलास का युजलेस ती उतरली पण तोंड चालूच होतं युजलेस कोणाला म्हणताय ड्रायव्हर रागात बोलतो तुला आणखी कोणाला समीर तिला थांबवत होता अगं जाऊ दे त्याला तुम्ही जाओ समीर त्या ड्रायव्हरला म्हणाला तशी ती सरळ चालत निघाली समीरने धावत जाऊन तिचा हात पकडला सॉरी ना शर्वरी ओके मला उशीर होतोय शर्वरी म्हणते मी पण तिकडेच चाललोय ना मी सोडतो तुला तो तिच्या समोर उभा राहत बोलला थँक्यू म्हणून पुन्हा चालू लागली शर्वरी प्लीज हे बघ रात्र होऊ लागली आहे मी सोडतो तुला प्लीज त्याने जवळजवळ हातच जोडले केविलवाणा होत तो बोलतोय हे पाहून ती एकाच ठिकाणी थांबली ती ऐकते हे लक्षात येताच तिच्या हाताला धरून कार मध्ये बसवले आणि तोही बसला थँक गॉड ऐकलं बाबा एकदाच हिने आत्ताच असं तर पुढे कसं होणार किती मनधरणी करावी लागते हिची तो मनात बोलत होता काय म्हणालास ती विचारते कुठे काय काहीच नाही हिला कसं कळलं मी काही बोलतोय बाप रे ही दिसायलाच नुसती सुंदर आहे बोलणं पाहिलं तर घाबरून जाईल एखादा हार मानणं जणू रक्तातच नाहीये हिच्या खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या तिला अधूनमधून पाहत तो कार चालवत होता पूर्ण प्रवासात ती त्याच्याशी काहीच बोलली नाही घरी पोहोचल्यावर उतरून निघाली थँक्यू बाय हम बाय समीरही म्हणाला आणि ती निघाली पण मध्येच तिचा पाय मुरगळला ती पटकन तिथेच खाली बसली तसा तो पटकन कारमधून उतरून बाहेर आला अगं काय एवढी कसली घाई आहे का तिला पकडत तो बोलला चल मी येतो वर सोडायला आण ती बॅग माझ्याकडे तशी दोघांची नजरानजर झाली तिने समोर केलेली बॅग घेत तिला आधार देत ते दोघे लिफ्टजवळ आले बरं झालं ना मी सोडायला आलो ते तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे पाहिले तिचं असं पाहणं पाहून त्याला हसू आलं त्याने नजर फिरवली आणि तिलाही हसू आलं तोपर्यंत लिफ्ट आली होती घराच्या बाहेर येताच डोअरबेल वाजवली तसे बाबांनी दार उघडले चा आज तुम्ही दोघं एकत्रच आलाय काय झालं शरू तू ठीक आहेस ना बाबा विचारतात हो आत्ता खाली जरा पाय दुखावला गेला शर्वरी म्हणाली ओ पण समीर तू कुठे भेटला बाबा म्हणतात अहो मी पण सेम सेमिनारला गेलो होतो लोणावळ्याला समीर सांगतो अच्छा असं आहे का अगं बघ कोण आलंय बाहेर ते आईला बोलवत म्हणाले अरे समीर आता आलाच आहेस तर जेवून जा आई सांगते हो मी पण तेच म्हणणार होतो बाबा म्हणाले अरे काय चाललंय काय माझा पाय दुखतो आहे इथे माझ्याकडे कोणाचे लक्ष आहे का शर्वरी म्हणते अग हो का मला काय माहिती सांगायचं ना थांब गरम पाणी घेऊन आले आई म्हणाली शर्वरीचं बोलणं ऐकून समीरला हसूच आलं हिला वर आणायच्या गडबडीत माझी कार पार्क करायची राहून गेली मी आलोच हा तो खाली धावतच गेला तो कार पार्क करून वरती आला ती गरम पाण्यात पाय बुडवून बसली होती आता कसा वाटतोय पाय समीर विचारतो जरा बरा आहे शर्वरी उठली आणि चालण्याचा प्रयत्न करू लागली थोडा दुखत होता पण चालता येत होते ती फ्रेश व्हायला गेली चला ना या सगळे जेवायला आई सांगते समीर ये ना तू बाबा सांगतात शर्वरी ही फ्रेश होऊन बाहेर आली डायनिंग टेबलवर त्याच्यापासून जरा दूरच बसली तसं थोडं त्याने तिच्याकडे पाहिले इतका आकडूपणा करून काय भेटत असेल हिला आपण आपलं जेवण करून सटकावं अरे जेव ना तू जमीर आई म्हणाली हो त्यानंतर तिच्याकडे लक्ष न देता तो जेवला जेवण झाल्यावर आईबाबांचा निरोप घेऊन तिला बाय न करताच निघून जातो तिला वाईट वाटते सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात पण त्याचीही एक वेळ असते ती वेळ आली की सगळं क्लिअर होईल कोणतीही गोष्ट कायम नसते आयुष्यात येणारी वेळ ही चांगली असो वा वाईट ती जाणार असते वेळ चांगली आहे म्हणून हुरळून जाऊ नये आणि वाईट आहे म्हणून घाबरूनही जाऊ नये प्रत्येक वेळेस हेच लक्षात ठेवावं की हे दिवस सुद्धा जातील कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा पुढील भाग सगळ्यात आधी ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू